श्री योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग बावन्नवा श्री वसिष्ठ म्हणाले हे रामा स्वप्न प्रत्येक जीवाचे भिन्न भिन्न असते आणि हा जगत प्रपंच सर्व जीवांना साधारण आहे म्हणजे एकाला जो वृक्ष गाव नदी वगैरे दिसतात तेच व तसेच सर्वांना शेकडो वर्षे दिसतात तेव्हा तो प्रपंच स्वप्न कसे असा प्रश्न तुझ्या मनात निर्माण होईल तर त्यावर माझे असे सांगणे आहे की सर्व जीव समष्टीरूप जीवाचे जे स्वप्न तीच आमची जागृत अवस्था आहे हिरण्यगर्भाचे जे स्वप्न तोच हा आमचा कल्पित प्रपंच आहे त्यामुळे तो सत्यही नाही व असन्मयही नाही कारण आम्हा व्यष्टीजीवांच्या प्रमाणे समष्टीजीवाचे दुसरे स्वप्न केव्हाच संभवत नाही आमचे दुसरे जागृतीत प्रसिद्ध असलेले भूतभुवनादी पदार्थ त्या समष्टी जीवांच्या जाग्रत व स्वप्न या दोन्ही स्थानात उदय पावलेल्या पदार्थासारखे आहेत त्यामुळे ते त्याच्या स्वतःहून भिन्न होऊ शकत नाही त्याला स्वप्न पाहण्याचे कारण ते असत्य व असत वस्तू आहे म्हणून हे ज्ञानी पुरुषातील श्रेष्ठ हे जीवाचे दीर्घ स्वप्न आहे असे तू समज आमच्या स्वप्नाप्रमाणे ते क्षणात बाधित होत नसल्यामुळे त्याला दीर्घ स्वप्न म्हटले पाहिजे म्हणजे प्रत्येक जीवाच्या स्वप्नाहून या समष्टी जीवाच्या स्वप्नात आपल्याला जे वैधर्म्य दिसते त्याचे कारण हे दीर्घत्व आहे हे रामा साधारण जीव एका स्वप्नातून दुसऱ्या स्वप्नात दुसऱ्यातून तिसऱ्यात याप्रमाणे प्रवास करत करत व असत्यच प्रपंच सत्यघन असल्यासारखा त्यांना प्रतीत होतो राघवा अजड ब्रह्मामध्ये भूतभुवनादी जडता व जड अहंकारादिकांच्या ठिकाणी आत्मत्वाची भावना केल्यामुळे अजडता उदय पावली आहे त्याप्रमाणे समष्टी जीवाचे एक देशभूत जे व्यष्टीजीव त्यांच्या अनुभवरूप मोहामुळे भ्रमामुळे असत्याच्या ठिकाणी सत्यत्व भ्रांती झाली आहे सूर्याच्या आतही सर्व त्रिभुवन पाहणारे व स्वप्नाने अत्यंत भ्रांत झालेले जीव भेदकल्पना परंपरेने भ्रमण करतात साधारण जीव झालेल्या जीवांचेही पारमार्थिक स्वरूप सर्वव्यापी व अपरिच्छिन्न सत्य असल्यामुळे ही ज्याची भावना करतात ते तेच सत्वर सत्य असल्याप्रमाणे पाहतात हे महाबाहू जिचा निर्देश श्रीकृष्णाने केला आहे अशा शुभ असंसक्तीचे तू श्रवण कर तिचा आश्रय करून जीवनमुक्त होऊन पंडूचा पुत्र अर्जुन आपले जीवनमुक्ती सुखविशिष्ट जीवित्व पुढे कलियुगात दुःखरहित घालविणार आहे तसेच तूही आपले जीवित सुखाने घालव श्री रामाने विचारले अहो ब्रह्मन तो पंडुपुत्र अर्जुन केव्हा होणार आहे व त्याला हरी कशा प्रकारची असंसक्ती सांगणार आहे श्री वशिष्ठ म्हणाले रामा एक सन्मात्र तत्व आहे आत्मा असे त्याचे नाव कल्पलेले आहे आकाशातच जसे महाआकाश स्थित असते त्याप्रमाणे ते सन मात्र आपल्याच आदी शून्य तत्वात स्थित आहे जसे सोन्यात कडे गोफ वगैरे किंवा पाण्यात जसे तरंग वगैरे त्याप्रमाणे त्या शुद्ध तत्वामध्येच हा संसार विभ्रम भासत आहे एखाद्या मोठ्या जाळ्यात जसे अनेक पक्षी कोंडलेले असतात त्याप्रमाणे या संसाररूपी जाळ्यात चौदा प्रकारच्या भूतजाती उत्तम प्रकारे आनंद पावतात त्या भूतजातींमध्ये ज्यांचे चरित्र श्रुतीस्मृत्यादिकाने वर्णिलेले आहे असे हे यम चंद्र सूर्य इंद्र इत्यादी देव या पंचीकृत तन्मात्र लक्षण संसारात लोकपाल झाले आहे हे श्रुतीस्मृतींनी सांगितलेले सदाचार लक्षण पुण्य उपादेय किंवा ग्राह्य आहे त्यांनी निषिद्ध केलेले हे पाप होय किंवा त्याज्य आहे अशी आपापल्या अधिकारानुरूप केलेल्या संकल्प घटित संवेदनाने स्थित म्हणजे मर्यादा त्यांनी स्थापिली आहे हे निष्पापारामा यमाचे मन आजवर आपल्या अधिकार कर्मामध्ये अगदी निश्चल स्थित होते प्रत्येक चतुर्युगांच्या समाप्तीनंतर तो भगवान यम काही काल सर्व भूतांना मारल्यामुळे आपल्याला काही पाप लागले असेल या शंकेने तप करतो केव्हा तो आठ वर्षे तप करतो केव्हा दहा वर्षे केव्हा बारा वर्षे केव्हा पाच केव्हा सात वर्षे व कधी सोळा वर्षे तप करतो तो यम नियम पाळून तपामध्ये उदासीनाप्रमाणे स्थिर झाला असता मृत्यू अफाट जगातील कोणत्याही प्राण्यांना मारत नाही त्या अहिंसेच्या कारणाने सर्व भूतल असंख्य भरून जाते त्यांची त्यात इतकी दाटी होते की कोणाला इकडे तिकडे संचार करताही येत नाही ज्याप्रमाणे पावसाळ्यात मदस्त्राव करणाऱ्या हत्तीच्या अंगावर असंख्य मशकांची दाटी होते व त्याचे शरीर त्यांनी झाकून टाकले जाते त्याप्रमाणे भूतल भूतांनी आच्छादित होते तेव्हा हे रामा विष्णुप्रभूती देव अंशावतार घेऊन भारतीय युद्धादीसारख्या अनेक युक्तींनी भूमीचा भार कमी करण्यासाठी त्या विचित्र भूतांना मारतात अशा प्रकारे आजवर असंख्य युगे होऊन गेली आहेत असले शेकडो व्यवहारही त्यात झाले आहेत व आजवर अनंत भूते व जगे होऊन गेली आहेत आज जो सूर्यपुत्र यम पितृनायक आहे तो हे साधो आणखी एक दोन युगे क्षीण झाली असता आपल्या पापाचा क्षय करण्यासाठी बारा वर्षे तपश्चर्या करणार आहे त्यावेळी तो लोकांना मारण्याची आस्था सर्वथा सोडील त्यामुळे माणसे मरणार नाहीत ती मरेनाशी झाली म्हणजे ही पृथ्वी माणसाने भरून जाईल मग त्या भारभूत प्राण्यांकडून पिडली गेलेली ही दीन पृथ्वी व्याकुळ होईल भाराने क्लिष्ट झालेली ती मग हरीला शरण जाईल चोराने जिला पिडले आहे अशी प्रिय भार्या जशी दीन होऊन पतीला शरण जाते तशी पृथ्वी हरीला शरण जाईल तेव्हा हरी दोन देहाने भूमीवर अवतरण होईल नर आणि नारायण या स्वरूपात अवतीर्ण होणाऱ्या त्याला सहाय्य करण्यासाठी सर्व देवही भूलोकी अंशाने अवतीर्ण होतील त्यातील नारायण हा एक देह वासुदेवाचा पुत्र वासुदेव म्हणून प्रसिद्ध होईल व दुसरा देह पांडव अर्जुन होईल युधिष्ठिर म्हणून प्रख्यात धर्मपुत्र होईल तो धर्मज्ञ पंडुपुत्र समुद्र वलयांकित पृथ्वीचा राजा होईल दुर्योधन म्हणून त्याचा चुलत भाऊ प्रसिद्ध होईल सापाशी मुंगूस जसे दृढवैर करते त्याप्रमाणे दुर्योधनाशी दृढवैर करणारा युधिष्ठिराचा भीम म्हणून एक बंधू होईल दुर्योधन पांडवांच्या पृथ्वीचे हरण करील त्यामुळे या दोघात मोठा संग्राम होईल त्यात अठरा अक्षौहिणी एवढ्या भयंकर सैन्याचा नाश होईल त्यांच्या क्षयाने विष्णू भूमीचा भार कमी करील राघवा पांडव राघवा प्रचंड गांडीव नामक धनुष्य धारण करणाऱ्या अर्जुन देहाने भगवान हे भूभार अवतरणाचे कार्य करेल विष्णूचाच दुसरा देह हा जो अर्जुन या नावाचा असेल तो प्रथम प्राकृत भावाचा आश्रय केलेला हर्ष क्रोधयुक्त व अज्ञप्राय असा असेल तो आपले स्वजन मरण्यास तयार होऊन दोन्ही सैन्यात उभे आहेत असे पाहून अतिशय खिन्न होईल व युद्धाचा उपयोग करणार नाही युद्धापासून निवृत्त होईल हे राघवा त्या आपल्याच अर्जुन नावाच्या देहाला केवळ प्राप्त कर्तव्याची सिद्धी व्हावी म्हणून ज्याचा आत्मबोध स्वतः सिद्ध आहे अशा श्रीकृष्ण देहाने हरी बोध करीन तो कसा बोध करीन तेही मी तुला दिग्दर्शनार्थ सांगतो ऐ आत्मा केव्हाही उत्पन्न होत नाही किंवा मरत नाही कारण आत्मा अज आहे नित्य आहे सनातन आहे व शरीर जरी मारले गेले तरी त्याच्याबरोबर तो मारला जात नाही जो हा आत्मा मारणे या क्रियेचा कर्ता आहे असे समजतो व जो हा मारणे या क्रियेचा कर्म आहे असे समजतो ते दोघेही आत्म्याला बरोबर ओळखत नाही अनंत एक रूप सत आकाशाहूनही सूक्ष्म व परमेश अशा आत्म्याचे काय कसे व कोणत्या उपायाने नाश पावणार हे ज्ञानरूप आत्मन अनंत अव्यक्त आदी अंत मध्यरहित आत्म्याचे अवलोकन कर तू अपरिच्छिन्न व त्यामुळेच सर्व दोषरहित असा चैतन्य स्वरूप आहेस म्हणूनच तू अज आहेस नित्य आहेस व निरामय आहेस इति श्री वासिष्ठ महारामायणे प्रकरणे पूर्वार्धे द्विपंचाशः सर्गः श्रीराम